रामकृष्ण गोविंद परिच्छेद पाचवा नीट लक्ष देऊन ऐका हां मुला मुलींनो स्त्री पुरुषातील समागम पूर्ण निरोगी आणि सात्विक मानसिकतेत असतानाच घडावयास हवा ही आणखी एक मर्यादा उभयतांपैकी कोणाही एकाचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक सात्विकता बिघडली असेल तर त्याचा परिणाम अपत्यावरती घडणे शक्य आहे उदाहरणार्थ गर्भसंभवी व्यासांच्या उग्र तेजाने दिपून गेल्यामुळे धृतराष्ट्राच्या मातेने आपले डोळे मिटून घेतले आणि पंडूची माता निष्प्रभ झाली धृतराष्ट्र अंध होण्यास आणि पंडू पांडुरंग पांडुरोगी होण्यास जी दोन निमित्त कारणीभूत झाली ती ही होत समागमाचे वेळी पुरुषाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची आवश्यकता स्त्रीच्या आरोग्यापेक्षा अधिक असते या इतिहासावरून जर समजा समागमापूर्वी दिवसभरात पतीचे कोणाबरोबर तरी कडाक्याचे भांडण झाले असेल किंवा टीव्हीवरील मालिका बघून पती दुष्ट प्रवृत्तीच्या प्रभावाखाली असेल किंवा त्याच्या मनात भ्रष्टाचार केल्याची खंत असेल किंवा काही कारणाने षड्रिपू प्रभावित झाले असतील इत्यादी इत्यादी तर त्याचा येणाऱ्या जीवावर निश्चित परिणाम होतो परिच्छेद सहा या पाठीमागील तात्विक विचार समजून घ्या मातेच्या ठिकाणी एकच एक स्त्री बीज पूर्णावस्थेत आलेले असते त्यामुळे तेथे चांगल्या वाईटाची निवड व्हायची नसून जे स्त्री बीज पक्वावस्थेत आलेले असते तेच पूबीजाशी संयोग पाहून अपत्य रूपाने जन्मास यायचे असते परंतु पुरुषाच्या बाबत मात्र प्रकार फार वेगळा असतो पुरुषाच्या वीर्यात पक्व होऊन स्त्री बीजाशी संयोग पावण्यास योग्य झालेली अशी पू बीजे मग ती चांगली असतील किंवा वाईट असतील विपुल प्रमाणात असतात पू बीजे म्हणजे जन्मोत्सुक जीव होत पू बीजाची जी प्रत त्याच्यात जे गुण अथवा दोष असतात त्या प्रतीप्रमाणे तो जीव तवार तयार होतो ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या विपुल पूबीजातूनच एकाची निवड निसर्ग नियमानुसार होत असते एका समागम प्रसंगात पुरुषाचा जो छेक होतो त्यात स्त्री बीजाशी संयोग पाहून गर्भरूपात परिवर्तित होण्याच्या अवस्थेत प्राप्त झालेली सुमारे वीस कोटी पक्व पूबीजे असतात अशा कोट्यावधी जीवांमधून स्त्री बीजाशी केवळ एकाचाच संयोग होऊन बाकी सर्व कोट्यावधी पूबीजे नष्ट होतात आणि या एका पुबीजाच्या आणि एका स्त्री बीजाच्या पासून संयोगातून हा गर्भ बनायचा असतो याचा अर्थ असा मनुष्य जन्म मिळण्यासाठी कोट्यावधी जीवांची धडपड चाललेली असते त्यातील केवळ एका बीजाला स्त्री बीजाशी संलग्न होऊन नंतर नऊ महिन्यांनी या भूतलावर मानव रूपाने प्रकट होण्याचे भाग्य लाभते मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे हे यावरून सिद्ध होते या वीस कोटी पूबीजात असंख्य पूबीजे रावण कुंभकर्ण शिशुपाल दाऊद लादेन यांच्या प्रवृत्तीची असतात तर काही पूबीजे टिळक विवेकानंद यांच्या प्रवृत्तीची असतात समागमाच्या वेळी पुरुषाची जी मानसिकता असते त्या प्रतीचे पूबीज धडपडून पुढे येते व स्त्री बीजाशी संयोग पाहून तसा त्या वृत्तीचा जीव जन्मास येतो थोडक्यात म्हणजे दाऊदच्या प्रतीचा जीव निर्माण व्हावा की टिळक विवेकानंद रामदास यांच्या गुणवत्तेचा जीव जन्मास यावा हे समागमाच्या वेळी असलेल्या पुरुषाच्या मानसिक अवस्थेवर फार अवलंबून असते म्हणून समागमापूर्वी भगवंतांचे ध्यान करावे प्रार्थना करावी त्यांची स्तुती स्तोत्रे म्हणावीत अथर्व शीर्ष म्हणावे विष्णू सहस्रनाम म्हणावे देवतेचा जप करावा इत्यादी इत्यादी तत्व लक्षात घ्या मुद्दा फार महत्वाचा आहे समागम प्रसंगी स्त्री पुरुषांच्या ठिकाणी उत्तम आरोग्य आणि उत्तम मानसिकता नांदत असावी भोग लालसेचा काम वासनेचा लवलेश नसावा पती पत्नी या दोघांची प्रकृती अगदी निकोप असेल तर निकोप प्रकृती मानाशी समान असेल तेच बीज उत्तेजित होऊन स्त्री बीजापर्यंत जाऊन पोचते आणि त्याच्याशी संयोग पावते पण जर मातेची वा पित्याची प्रकृती दोषयुक्त असेल तर वरील सकस व निकोप बीज उत्तेजित न होता त्यांच्या दोषयुक्त दुर्गुणयुक्त समान तेच पोबीज उत्तेजित होऊन स्त्री बीजापर्यंत पोचते आणि त्या अनुसार त्या दोष दुर्गुणयुक्त त्याचा गर्भ बनतो जसे की समागम प्रसंगी पती झोपाळलेला आळशी असेल तर जन्मास येणारा जीव आळशी मंदबुद्धीचाच जन्माला येणार तुम्हाला असे दुबळ्या मनाचे किंवा हीन प्रकृतीचे अपत्य हवे आहे का चालेल का गोष्ट तुमच्या हातात आहे परिच्छेद सातवा शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम नसेल आणि जर पुरुषाच्या मनात पत्नी संयोगाविषयी आतुरता निर्माण होईल आणि तो जर त्या आतुरतेला बळी पडेल तर ते त्याचे मनोदौर्बल्य होय वीर्यात जे जन्मोत्सुक जीव असतात त्या सर्व जीवात त्या सर्व पूबीजात सर्वात प्रसुप्तावस्थेत <clears throat> मन असते हे शास्त्राने सिद्ध झाले आहे या जीवात जे संयमी आणि खंबीर मनाचे जीव असतील ते पित्याच्या या मनोदौर्बल्याशी तादात्म्य पाहू शकणार नाहीत जे दुर्बल आणि दुर्गुणी मनाचे जीव असतील तेच तादात्म्य पावतील तसे झाले तर अर्थातच दुबळ्या मनाचे हीन गुणी अपत्य जन्मास येईल तेव्हा अपत्यास मानस अपत्यात मानसिक गुणांचा उत्कर्ष होण्यासाठी फार सावधगिरी बाळगावी लागते लागेल संयोगकाली पती पत्नींपैकी कोणीही जर चिंता दुःख उद्वेग क्रोध भय लंपट कामी भ्रष्ट इत्यादी राजस किंवा तामस विकाराने ग्रस्त झालेली असतील तर त्या गुणाशी साम्य असलेला जो जीव असेल त्या पूबीजाचीच निवड निसर्गातून होईल अर्थातच त्या गुणांचा प्रभाव असलेले अपत्य जन्मास येईल गर्भसंभवी आई बापांपैकी एखाद्यात किंवा दोघात काही नैमित्तिक कारणाने प्राबल्य झालेले असल्यास त्यानुसारच संस्काराच्या जीवाची पित्याच्या रेतातील कोट्यावधी जीवातून पुबीजातून निसर्गनुसार निवड होत असते खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणून मन लावून वाचून ऐकून समजून घ्या उदाहरणार्थ क्रोध वृत्ती घेऊन संयोग कालापूर्वी टीव्ही पाहणे घरगुती भांडण इत्यादी सारखे मन प्रक्षोभक होण्यासारखे काही कारण घडून पत्नी जर क्रोधविष्ट झाली असेल तर क्रोध वृत्तीचे मनाचे स्पंद तिच्या स्थूल तत्वाने किंवा सूक्ष्म तत्वाने नांदत असतात अशा स्थितीत संयोग घडल्यास पतीच्या रेतातील जे कोट्यावधी जीव गर्भाशयापर्यंत पोचू शकतात त्यातील शांत प्रसन्न वृत्तीच्या संस्काराने युक्त असलेल्या जीवांना मातेची क्रोध संतप्त शरीरावस्था अनुकूल नसते अर्थात मग स्त्री बोजकोशाच्या वरच्या बाजूस बीज नलिकेच्या प्रारंभ प्रदेशात पूबीर संयोगार्थ जणून वाट पाहत असलेले पूर्ण विकसित असे जे स्त्री बीज असते तेथपर्यंत पोचण्यासाठी गर्भ प्रविष्ट लाखो किंवा करोडो जीवांची जी एक प्रकारची स्पर्धा चालू असते तिच्यात ते मागे पडतात आणि मातेची क्रोधाविष्ट स्थिती ज्यांच्या संस्कारांना अनुकूल असते असे जीव अशी पूबीजे उत्तेजित होतात आणि त्यांच्यापैकी सर्वात उत्तेजित झालेला आणि ज्याचे प्रारब्ध फलोन्मुख झाले असते असा जीव असे पूबीज त्या स्पर्धेत पुढे जाऊन स्त्री बीजाशी संयुक्त होते आणि त्या दोन्हीचा मिळून एक पिंड बनतो अर्थात गर्भरूपाने गर्भाशयात वाढू लागतो क्रोध वृत्तीचा जसा हा प्रकार तसाच तो इतर अन्य चांगल्या किंवा वाईट प्रवृत्तीबाबत घडतो यासाठी संयोग समयी पती पत्नी पूर्ण जागृतावस्थेत असणे उभयतांची मने प्रसन्न व सात्विक असणे परस्परांना अनुरक्त असणे आणि उभयतांमध्ये उत्तम अपत्य प्राप्तीची इच्छा असणे इत्यादी सर्व गोष्टी जमतील तेव्हाच संयोग व्हावा यापुढील प्रवचन पुढील विषय पुढील प्रवचनात रामकृष्ण गोविंद